रामकृष्ण गोविंद परत सांगतो चतुश्लोकी भागवताचा विषय आहे हा तरुणांना समजला पाहिजे त्यांचा बुद्ध्यांक स्टीफन हॉकिंगचा बुद्ध्यांक किती होता माहितीये एकशे साठ आणि न्यूटन आईन्स्टाईन यांचा बुद्ध्यांक दोनशे साठ ते दोनशे सत्तर या दरम्यान होता आणि आज जगात सर्वात जास्त कुणाचा जर आयक्यू असेल किती असेल कुणाचा नाव माझ्या लक्षात नाही किती असेल तर तो तीनशे आहे हेच लोक चिंतन करतात त्यांनाच रिअलाइज होत तेच संशोधन करतात आणि त्या दृष्टीने माझ्या एकाहत्तर वर्षाच्या माणसापेक्षा तरुण वयात बुद्ध्यांक जास्त असतो त्यांना आकलन लवकर होतो त्यामुळं हे गूढ समजून घेण्यासाठी गूढ कुठलं चतुश्लोकी भागवताचं तरुण वर्ग हा सक्षम आहे त्यांना तुम्ही प्रेरित करा त्यांना सांगा ऐका तरी तुम्हाला अवघड वाटेल अवघडच आहे पण जरा याच्यावर विचार करा जे त्यांना साधलं नाही आईन्स्टाईन न्यूटन गॅलिलिओ यांना साधलं नाही बहिर्मुखतेमुळं ते आपल्या ऋषीना साधलं आहे तुम्ही धर्मयज्ञ मासिकासाठी मागणी करा असं मी म्हटलं त्यात योग तारावलीमध्ये असं रहस्य आहे की मी श्वासोच्छ्वासाशिवाय शंभर दोनशे तीनशे वर्ष जगू शकतो अन्न पाण्याशिवाय मी तेवढी वर्ष जगू शकतो हे कसं शक्य आहे याची कारण मी मांसा <coughs> दिली आहे ती योग तारावली मध्ये स्पष्ट केली आहे दुसरी गोष्ट भागवतामध्ये तिसऱ्या स्कंधात कपिल मुनी मातेला हे वर्णन करून सांगतात की जीवाची मातेच्या उदरात असताना एक दिवसापासून ते नऊ महिन्यापर्यंत कशी कशी वृद्धी होत जाते त्याचं दिवसा दिवसा गणित हे तिसऱ्या स्कंधात कपिल मुनींनी सांगितलं आहे हे त्यांना ज्ञान कुठून झालं हो हे ज्ञान कुठून झालं आणि हे जर सत्य आहे तर त्याच ऋषी मुनींनी अत्यंत अत्यंत प्राथमिक स्वरूपात मला सृष्टीच्या उत्पत्तीचं ज्ञान भागवतात दिलेलं आहे ते क्रूड स्वरूपात आहे त्याच्यावर मला संशोधन केलं पाहिजे ते संशोधन करण्याची वृत्ती तरुणांच्यात आहे त्यांना हे रहस्य समजेल आता त्यांनी हाच जर विचार केला की काय करायचंय मला घेऊन तर त्याला मात्र काही इलाज नाही परंतु ज्यासाठी हे सगळे धडपडत आहेत त्या अर्थी याला काहीतरी महत्व आहे आता मी काय बोलतो ते कड़ लक्ष द्या हे सगळं ज्ञान इथं चतुश्लोकी भागवताच्या चौथ्या श्लोकात म्हटलेलं आहे अन्वय आणि व्यतिरेकानं जाण अन्वय व्यतिरेक म्हणजे काय एका वाचकाने भागवत चिंतनवर हा विषय टाकलेला होता तो स्पष्टीकरण योग्य वेळेला देतो असं मी म्हटलं तर चतुश्लोकी भागवताच्या अंतरंगात जाण्यापूर्वी मी तुम्हाला ते त्याचं स्पष्टीकरण देतो अन्वय व्यतिरेक अगदी सोप्या भाग आधी अवघड सांगतो अन्वय म्हणजे अनुवृत्ती म्हणजे अनुबंध योगी <coughs> म्हणजे कारणाच्या कार्यात व्यतिरेक आणि व्यतिरेक म्हणजे व्यतिरेक म्हणजे कार्याच्या कारणात अन्वय आता अगदी सोपं करून सांगतो अन्वय म्हणजे एकाचे दुसऱ्यात असणे आणि व्यतिरेक म्हणजे एकाचे दुसऱ्यात नसणे या दोन तत्वांनी या जगताचा उत्पत्ती करता तो आहे हेतू जाण जन्माद्यत या जन्म म्हणजे उत्पत्ती पहिला श्लोक पहिला स्कंद पहिला अध्याय पहिला श्लोक त्याच्यात म्हटलेला आहे जन्माद्यस येतोन्वयादितरत अन्वय आणि इतरत म्हणजे अन्वय आणि व्यतिरेकाने जाण काय जाण जन्माद्यस येत ब्रह्मसूत्रातलं दुसरं सूत्र काय म्हणतं ते या सृष्टीची ब्रह्मांडाची उत्पत्ती ही त्यानं केली आहे त्याची स्थिती तो करणार त्याचा लय तोच करणार हे तू अन्वय व्यतिरेकानं जाण अन्वय म्हणजे एकाचे दुसऱ्यात असणे व्यतिरेक म्हणजे एकाचे दुसऱ्यात नसणे आता व्यावृत्ती प्रतिबोध योगी किंवा अनुवृत्ती अनुबंध योगी असं जर काही मी म्हटलं तर ते काहीही समजणार नाही तर उदाहरण घेऊ काय आहे सोन हे दागिन्यात आहे बरोबर आहे सोनं नीट लक्ष द्या हा सोनं दागिन्यात आहे बरोबर आहे म्हणून सोन्याला दागिना म्हणता येईल का सोनं दागिन्यात आहे बरोबर आहे तुम्ही गळ्यातला हार आणा विकत तो कशाचा आहे सोन्याचा आहे म्हणजे त्या हारात सोनं आहे पण म्हणून मी जर तुम्हाला दहा ग्रॅमची चिप दिली तर त्याला तुम्ही दागिना म्हणाल का नाही म्हणणार तुम्हाला दागिनाच हवा दहा ग्रॅम सोनं नको बायकांचं सांगतो मी विशेषतः ज्यांना दागिना हवा त्यांना सोन्याचा दागिना हवा सोन्याचं दहा ग्रॅमचं चिप नको म्हणण्याचा अर्थ असा सोन दागिन्यात आहे म्हणून सोन्याला दागिना म्हणता येणार नाही आता हे झालं उदाहरण पण या उदाहरणावरून काय समजायचं तर अन्वय म्हणजे ब्रह्मवस्तूच सततत्वाचं भगवंतांचं या जगतात अस्तित्व आहे आहे की नाही सांगा तुम्ही तुम्ही किंवा मी जिवंत आहोत याला कारण आपल्यामध्ये चैतन्य तत्व आहे ब्रह्मवस्तूचे चैतन्य तत्वाचे सततत्वाचे या जगतात अस्तित्व आहे हे झालं एकाच दुसऱ्यात असणं म्हणजे याला म्हणतात अन्वय अन्वय म्हणजे ब्रह्मवस्तूचे जगतात अस्तित्व आहे व्यतिरेक म्हणजे काय त्या जगताचं मात्र ब्रह्मवस्तूत अस्तित्व नाही जगताचं अस्तित्व ब्रह्मवस्तूत असत तर ते जगत अविनाशी झालं असत ब्रह्मतत्वाचं जगतात अस्तित्व आहे हा अन्वय पण जगताचं मात्र ब्रह्मवस्तूत अस्तित्व नाही हा व्यतिरेक आणि याच्यावरून काय जाणायचं तर त्या अर्थी ब्रह्मतत्व सततत्व भगवान हे जगताचे कारण आहे समजलं लक्षात आलं अन्वय व्यतिरेक म्हणजे काय अन्वय म्हणजे एकाचे दुसऱ्यात असणे सोन दागिन्यात आहे याचाच अर्थ ब्रह्मवस्तूचे जगतात अस्तित्व आहे व्यतिरेक म्हणजे एकाचे दुसऱ्यात नसणे सोन्याला दागिना म्हणता येणार नाही तस व्यतिरेक म्हणजे जगताचे मात्र ब्रह्मवस्तूत अस्तित्व नाही या अन्वय व्यतिरेकावरून हे जाणायचं की जर या जगतात ब्रह्मवस्तूचे अस्तित्व आहे परंतु जगताचे मात्र ब्रह्म ब्रह्मवस्तूत अस्तित्व नाही म्हणजे हे ब्रह्मतत्व हे सततत्वच या सृष्टीचे या जगताचे या ब्रह्मांडाचे कारण आहे हे जाणायचं अन्वय व्यतिरेकाने आणि म्हणून चतुश्लोकी भागवताच्या चौथ्या श्लोकात म्हटलेलं आहे एतावदेव जिज्ञासम हीच जिज्ञासा कर काय कशाने कशा मदतीने कशा प्रकारे तर अन्वय व्यतिरेकाने या मनुष्य जन्मात एवढीच जिज्ञासा कर की सर्वत्र सर्व काळी सर्व रूपात तेच ब्रह्मतत्व आहे अन्वय व्यतिरेक म्हणजे मला वाटतं तुम्हाला आता थोड़स समजायला हरकत नाही परत सांगतो हा विषय गूढ आहे याची फारशी वाच्यता होत नाही हे समजायला पाहिजे त्याचा अभ्यास जर प्रामाणिकपणे करायचा असेल तर या ग्रुपवर राहा नाहीतर स्वेच्छेने आनंदाने हा ग्रुप सोडा हे समजून घेतलं तर वर करणे तुमचं या जगात काहीही नडत नाही परंतु खरं पाहता नडतं आणि नडतच म्हणून याचा या ग्रुपवर येण्याचा प्रसार करा लोकांना प्रवृत्त करा अभ्यासास प्रेरणा द्या भगवान म्हणतात जो याचा प्रसार करतो तो मला येऊन मिळतो कुठेतरी जिज्ञासा ठेवा काय चाललंय मी कशासाठी आहे का निर्माण झालोय मी माझा उद्देश काय आहे मी कोण आहे ही सृष्टी भगवंतांनी का निर्माण केली थोडस बसून चिंतन केलं याचा मदत घेतला या शास्त्राचा पुराण शास्त्रांचा तर अधिक प्रेरणा मिळेल अधिक अधिक अधिक मार्ग सापडत जाईल आणि शेवटीही याच्यातून निष्पत्ती काय होत असेल तर केवळ आणि केवळ आनंद प्राप्ती बस आणि तो आनंद निरतिशय आनंद आहे त्या आनंदाला अंत नाही रामकृष्ण गोविंद